ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमः अध्याय तेविसावा एका तितिक्षु ब्राह्मणाचा इतिहास शुक म्हणाला ज्यांचे पराक्रम श्रवण करण्यायोग्य आहेत अशा यदुश्रेष्ठ मुकुंदना परम भगवत भक्त उद्धवानी जेव्हा अशी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी आपल्या सेवकाच्या प्रश्नाची प्रशंसा करून त्याला म्हटली भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे बृहस्पती शिष्या दुर्जनांच्या कटुवाणीच्या आघाताने घरी पडलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरुष या जगात सहसा सापडत नाही माणसाच्या हृदयाला जेवढी पीडा दुष्टांच्या मर्मभेदी कठोर वागबाणांनी होती तेवढी मर्मभेदी बाणांनीही होत नाही उद्धवा यासंबंधी एक मोठा पुण्यकारक इतिहास सांगतात तो मी तुला सविस्तर सांगतो लक्षपूर्वक ऐक एका भिक्षूला दुष्टाने अतिशय त्रास दिला त्यावेळी त्याने आपली धैर्य सोडले नाही आणि हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आहे असे समजून आपल्या मनातील भाव प्रकट केला होता अवंती नगरात एक ब्राह्मण राहत होता शेती व्यापार करून त्याने पुष्कळ संपत्ती मिळवली होती तो अतिशय कंजूस कामी लोभी आणि रागीट होता त्याने आपले जाती बांधव किंवा अतिथी यांना कधी गोड शब्दांनी सुखवले नाही तर मग खाऊ पिऊ घालण्याची गोष्ट तर दूरच कधीही धर्मकर्मी न होणाऱ्या घरात तो राहत असे आणि योग्य वेळी आणि योग्य वेळी सुद्धा सुखोपभोगाने आपल्या शरीराला सुख करीत नसे आपल्या शरीराला सुखी करीत नसे त्याचा कंजूसपणा आणि वाईट स्वभाव यामुळे त्याचे पुत्र कन्या बंधू बांधव नोकर चाकर पत्नी इत्यादी सर्वजण दुःखी असत त्यामुळे ते त्याच्या मनाला बरे वाटेल असे काहीही करीत नसत इहलोकांनी परलोक अशा नाही मुकलेल्या व यक्षासारखी धनाची केवळ राखण करणाऱ्या त्याच्यावर धर्मकर्माच्या अभावी पंचमहायज्ञांच्या देवता रागावल्या हे उदार उद्धवा पंचमहायज्ञाच्या देवतांच्या कोपामुळे त्याचा पूर्व पुण्याचा आधार नाहीसा झाला आणि अतिशय उद्योग व परिश्रम करून मिळवलेले धनही नष्ट झाले उद्धवा त्या आधम ब्राह्मणाचे काही धन त्याच्या कुटुंबियांनी घेतले काही चोरांनी चोरून नेली काही दैवी कोपाने नष्ट झाली काही काळाच्या प्रभावाने नाहीशी झाली आणि काही इतर माणसांनी घेतल्याने उरले सोरलेले धन राजाने काढून घेतले अशा प्रकारे त्याची सर्व संपत्ती निघून गेली त्याने धर्म जोडला नाही की सुखोपभोग घेतले नाहीत इकडे त्याच्या सोयऱ्या धैर्याने सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवली आता त्याला भयानक चिंतेने घेरले धन नाहीशी झाल्यामुळे सतत त्याच काळजीने त्या बिचारेच्या मनात खेद उत्पन्न झाला अश्रूमुळे त्याचा गळा दाटून येऊ लागला परंतु यामुळे त्याच्या मनात संसाराबद्दल उत्कट वैराग्य उत्पन्न झाले आता तो ब्राह्मण मनात म्हणू लागला की अरे रे मी आजपर्यंत स्वतःला व्यर्थच कष्ट दिले जे धन मिळवण्यासाठी मी कठीण परिश्रम केले त्याने ना धर्म साधला ना सुखोपभोग कंजूस माणसाला धनापासून बहुधा कधीच सुख मिळत नाही या लोकी तो धन मिळवणे आणि त्याच्या रक्षणाच्या चिंतेने कष्टी होतो आणि मेल्यानंतर धर्म न केल्या कारणाने नरकात जातो जसे अंगावरील थोडेसेही कोड सुंदर स्वरूप बिघडून टाकते त्याचप्रमाणे थोडासा सुद्धा लोभ यशस्वी लोकांचे शुद्ध यश आणि गुणी लोकांचे प्रशंसनीय गुण नष्ट करतो माणसाला धन मिळवणे त्यात वाढ करणे ते जपून ठेवणे ते खर्च होणे त्याचा नाश होणे किंवा उपभोग घेणे अशा सर्वच बाबतीत परिश्रम भय चिंता आणि भ्रम यांच्याशीच सामना करावा लागतो चोरी हिंसा खोटे बोलणे दंभ काम क्रोध गर्व अहंकार भेदबुद्धी वैर अविश्वास स्पर्धा लंपटपणा जुगार आणि मद्य हे पंधरा अनर्थ मनुष्याच्या ठिकाणी धनामुळेच होतात असे मानले गेले आहे म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्याने अर्थ नावाच्या अनर्थाला लांबच ठेवावे बांधव स्त्रिया वडील मित्र असे जे जे स्नेहबंधनाने एकरूप होऊन राहतात ते सर्वजण धनामुळे इतके दुरावले जातात की ताबडतोब ते एकमेकांचे शत्रू होतात हे लोक थोड्याशा धनासाठी सुद्धा प्रक्षुब्ध आणि क्रुद्ध होतात एकमेकाशी स्पर्धा करू लागतात आणि एकदम मैत्री तोडून एकमेकांच्या जीवावर उठतात देवतांनी ही इच्छा करावी असा मनुष्य जन्म आणि त्यातही श्रेष्ठ असे प्रामणत्व प्राप्त होऊनही जे त्याचा अनादर करून आपल्या खऱ्या स्वार्थाला तिलांजली देतात ते अशुभ गतीला जातात मोक्ष आणि स्वर्गाचे द्वार असे मनुष्य शरीर मिळूनही अनर्थाचे घर असलेल्या धनाच्या कचाट्यात कोणता शहाणा मनुष्य सापडेल जो मनुष्य देव ऋषी पितर प्राणी बांधव कुटुंबीय आणि धनाचे दुसरे भागीदार यांना त्यांचा हिस्सा देत नाही किंवा स्वतःही त्याचा उपभोग घेत नाही धनाचे रक्षण करणाऱ्या यक्षाप्रमाणे असणारा तो कंजूस अधोगतीला जातो ज्यांनी विवेकी लोक मोक्षसुद्धा प्राप्त करून घेतात तीच आयुष्य धन आणि बळ ही साधने मी मूर्खाने धन मिळवण्याच्या प्रयत्नात व्यर्थ खर्च केली आता वृद्धापकाळी मी काय करणार विद्वान सुद्धा धनाच्या व्यर्थ हव्यासाने नेहमी दुःखी का होतात बरे हा संसार निश्चितच कुणाच्या तरी मायेने अतिशय मोहित होत आहे काळाच्या विक्रामधाडीत दाढीत सापडलेल्या माणसाला धन किंवा धन देणारी सुखभोग किंवा ते पूर्ण करणारी तसेच पुन्हा पुन्हा जन्म देणारी कर्मे यापासून काय लाभ आहे सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले यात काहीच शंका नाही म्हणून तर त्यांनी मला या दशेला आणून वैराग्य दिली वैराग्यच आत्म्याला संसार सागरातून पार करणारी नाव आहे जर माझे काही आयुष्य शिल्लक असेल तर मी आत्मलाभातच संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावध होईल आणि उरलेल्या कालावधीत माझे शरीर तपश्चरीने सुकवून टाकीन किंवा ज्ञानाने लयाला नेईन तिन्ही लोकांचे स्वामी देवगण माझ्या या संकल्पाला संमती देऊत राजा खटवांगाने का दोन घटकामध्येच भगवत धामाची प्राप्ती करून घेतली भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्या अवंती निवासी ब्राह्मणाने अशा प्रकारे मनोमन निश्चय करून मी माझेपणाची गाठ तोडून टाकली यानंतर तो शांत होऊन मौन धारण करून संन्याशी झाला आपले मन इंद्रियाने प्राण वश करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वागू लागला भिक्षेसाठी तो शहरात किंवा खेड्यात कुणालाही कळणार नाही अशा रीतीने जात असे उद्धवा तो अवधूत भिक्षू आता अतिशय म्हातारा झाला होता त्याला पाहताच दुष्ट लोक निरनिराळ्या प्रकारे त्याला पीडा देत कोणी त्याचा त्रिदंड हिसकावून घेई कोणी भिक्षापात्र कोणी कमंडलू कोणी आसन कोणी रुद्राक्ष माळ कोणी झोळी आहे कोणी लंगुटी तर कोणी छाती काढून घेत काही जण त्याला वस्तू देऊन तर काही जण फक्त दाखवून पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेत तो जेव्हा मधुकरी मागून आणून गावाबाहेर नदी किनारी जेवावयास बसत असे तेव्हा काही नीच लोक कधी त्याच्या डोक्यावर मूत्र विसर्जन करीत तर कधी थुंकत ते लोक अशा तऱ्हेने त्या मौनी अवधूताला बोलण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे भाग पाडित आणि एवढे करूनही जेव्हा तो काहीच बोलत नसे तेव्हा त्याला मारहाणही करीत काहीजण त्याला चोर म्हणून धाक दपर्शा दाखवीत काहीजण त्याला बांधा बांधून टाका म्हणून दोरीने बांधत काहीजण त्याची निर्वसना करीत असत याची संपत्ती निघून गेली म्हणून नातलगाने याला घराबाहेर काढली तेव्हा या लबाडाने धर्माचे सोंग घेऊन हा धंदा सुरू केला अहो हा मोठा तगडा असून धैर्याच्या बाबतीत एखाद्या पर्वतासारखा आहे असे असून मौन धारण करून हा बक संन्याशी आपले काम साधून घेत आहे कोणी त्याचा उपहास करीत तर कोणी त्याच्यावर अपान वायू सोडित ज्याप्रमाणे लोक पाळीव पक्ष्यांना बांधतात किंवा पिंजऱ्यामध्ये बंद करतात त्याचप्रमाणे ती लोक त्याला बांधित किंवा कोंडून ठेवीत कधी त्याला ताप इत्यादीमुळे देहाचे दुःख कधी थंडी ऊन इत्यादीने दैवी कष्ट तर कधी दुर्जन लोकांनी केलेला अपमान इत्यादीमुळे भौतिक पीडा सहन कराव्या लागत परंतु तो हे सर्व आपल्या पूर्वकर्माचे फळ असल्याने आपल्याला हे अवश्य भोगले पाहिजे असे मानत असे अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्न करीत तरीसुद्धा तो सात्विक धैर्याने आपल्या धर्माची एकनिष्ठ राही तो म्हणू लागला माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसे नाहीत देवता नाहीत शरीर नाही ग्रह नाहीत कर्म नाही की काल नाही मनच त्याला खरे कारणीभूत आहे अशी श्रुती सांगते तेच मन या जीवाला संसार चक्रामध्ये फिरवित असते हे अतिशय बलवान मनच कामक्रोधादी विकार निर्माण करते त्यामुळे सात्विक राजस आणि तामस अशी तिन्ही प्रकारची कर्मे होतात आणि त्या कर्मानुसारच जीवाला विविध गती प्राप्त होतात क्रियाशील मनाबरोबर राहूनही ज्ञानशक्ती प्रधान जीवाचा सखा आत्मा निष्क्रिय असून जीवाला साक्षी रूपाने पाहतो परंतु जीव आत्म्याच्या ठिकाणी संसार भासवणाऱ्या मनाला बरोबर घेऊन कर्मात आसक्त होऊन सुखांचा उपभोग घेत संसारात बांधला जातो दान स्वधर्माचे पालन यम नियम वेदाध्ययन सत्कर्मे आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे मनाला निग्रह करण्यासाठी असतात कारण मनाची एकाग्रता हाच परम योग आहे ज्याचे मन एकाग्र होऊन एकदम शांत झाले त्याला दान इत्यादीची काय आवश्यकता आहे सांग ना परंतु ज्याचे मन चंचल असून आळस इत्यादी दोषांनी भरलेले आहे त्याने दानाची कर्मे केली तरी त्याचाही काही उपयोग होत नाही मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिय वश होतात इंद्रिय मनाला वश करू शकत नाहीत कारण मन हा बलवानापेक्षाही बलवान भयंकर देव आहे जो या मनावर नियंत्रण मिळवतो तो देवांचाही देव होतो मन जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे त्याचे रागाधिक वेग असंही आहेत ते मर्मस्थानेच घायाळ करते त्याला जिंकल्याशिवाय मूर्ख लोक दुसऱ्याशी व्यर्थ भांडणे करून त्यांना शत्रू मित्र किंवा उदासीन ठरवतात अविवेकी माणसे या केवळ मनकल्पित शरीराला मी माझे मानून हा मी आणि हा दुसरा या भ्रमाने या शेवट नसलेल्या संसारात भटकत राहतात मनुष्यच दुःखाला कारणीभूत आहे असे मानले तरी त्याचा आत्म्याशी काय संबंध कारण सुख दुःख देणारे भौतिक शरीराने भोगणारे सुद्धा भौतिक शरीरच एखाद्या वेळी आपल्या दातानीच आपली जीभ चावली गेली आणि वेदना होऊ लागल्या तर त्या मनुष्याने कुणावर रागवावी दुःख देण्याला देवता कारण आहेत असे मानले तरी आत्म्याचा त्या दुःखाशी काय संबंध आहे कारण सर्वांच्या शरीरामध्ये इंद्रियांच्या देवता एकच आहेत म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारीही ठरते जशी आपल्याच एका अवयवाने दुसऱ्या अवयवाला इजा केली तर माणसाने कुणावर रागवावे सुखदुःखाचे कारण आत्मा आहे असे मानले तर त्याचा इतराशी काय संबंध तो त्याचाच स्वभाव ठरेल कारण आत्म्याव्यतिरिक्त आणखी काही नाही काही भासमान होत असेल तर ते खोटे आहे म्हणून सुखदुःखही नाही मग रागाचे कारणच काय सुखदुःख देणारे ग्रह आहेत असे मानले तर अजन्म अशा आत्म्याला सुखदुःख देण्यास ते कारणीभूत ठरू शकत नाहीत कारण जी शरीरे ज्या लग्नावर जन्मतात त्यांनाच ग्रह त्रास देऊ शकतात आत्म्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याने तो क्रोध कोणावर करणार जर कर्मानाच सुखदुःखाचे कारण मानले तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध कारण जी एकच वस्तू चेतन व अचेतन असते तिथेच कर्म घडते देह अचेतन आहे आणि त्यात राहणारा आत्मा चेतन असला तरी केवळ साक्ष आहे म्हणून कर्माचं संभवत नाही मग तो कोणावर क्रोध करेल काळ हा सुखदुःख देणारा आहे असे मानले तर काळ आणि आत्मा तर एकच होत अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडून त्रास दिला जाऊ शकत नाही जसा अग्नी आपल्याच ज्वाळेला जाळू शकत नाही किंवा बर्फाचा थंडपणा त्याच्या कणाचा नाश करू शकत नाही काळाहून आत्मा वेगळा मानला तरी आत्म्याला सुख दुःखात्मक द्वंद्व नाही मग तो कोणावर का बरे रागावे प्रकृतीच्या पलीकडील आत्म्याला कोणाच्याही द्वारे कुठेही कोणत्याही प्रकारे द्वंद्वाचा स्पर्श होत नाही जसा नसलेला संसार दाखवणाऱ्या अहंकाराला सुख दुःखादी द्वंद्वे निर्माण होतात असे ज्ञान झालेला योगी कुणालाही भीत नाही प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्मनिष्ठेचा आश्रय घेतला होता तिचाच आश्रय घेऊन मी भगवंताच्या चरण कमलांच्या सेवेनेच या अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्या ब्राह्मणाचे फक्त धनच नव्हे तर सगळे क्लेश सुद्धा नाहीशी झाली आता तो संसारातून विरक्त होऊन संन्यास घेऊन पृथ्वीवर अशा रीतीने भटकत होता त्याला दुष्टांनी पुष्कळ त्रास दिला तरी सुद्धा तो आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही मौन धारण केलेल्या उधताने त्यावेळी या ज्ञानाचे चिंतन केले मनुष्याला या जगात दुसरा कोणीही सुख किंवा दुःख देत नाही दुसरा दुःख देतो हा त्याच्या चित्ताचा केवळ भ्रम आहे हे सगळे जग आणि यातील मित्र उदासीन आणि शत्रू हे भेद अज्ञानाने कल्पलेले आहेत म्हणून बाबा माझ्यामध्ये एकरूप केलेल्या बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेवू बस सर्व योग साधनेचे हेच सार आहे भिक्षूने गायलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो दुसऱ्याला ऐकवतो आणि यानुसार वागतो तो कधीही सुखदुःखादी द्वंद्वाने खचून जात नाही या ठिकाणी तेविसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू